ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय वा सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती शुक म्हणाला सर्वांच्या मनातील जाणणारे संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्रीहरी अशा प्रकारे त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पा गोष्टी करीत राहिले नंतर ते आपला प्रिय मित्र जो सुदामा त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत स्मित हास्य करून थट्टेने त्याला म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रमण तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणले आहेस माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात तेव्हा ती मला फार मोठी वाटते परंतु अभक्ताने मला पुष्कळ जरी काही दिले तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही जो मनुष्य भक्तीने पान फूल फळ किंवा पाणी मला अर्पण करतो त्या अशुद्धचित्त भक्तानी भक्तीने दिलेले ते मी स्वीकारतो राजा असे म्हटल्यावर सुद्धा त्या ब्राह्मणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाहीत लज्जेने त्यांनी मान खाली घातली श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचे कारण जाणून सुद्धा विचार केला की याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही यावेळी हा आपला मित्र पतिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून इथे आला आहे म्हणून देवाला सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन भगवान श्रीकृष्णाने असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे हे काय आहे असे म्हणून स्वतःच ओढून घेतले आणि म्हणाले प्रिय मित्रा ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगाला तृप्त करतील असे म्हणून त्यांनी त्यातून एक मुठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मुठ भरून घेतली तोच पतिपरायण रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला रुक्मिणी म्हणाली हे विश्वात्मन माणसाला या लोकी किंवा परलोकात सुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मोठभर पोहे सुद्धा पुरेसे आहेत सुदामा त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालातच राहिला तिथे खाऊन पिऊन तो इतका खुश झाला की आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले हे राजा दुसऱ्या दिवशी विश्व निर्मात्या व भक्तांना आनंद देणाऱ्या श्रीकृष्णाने त्याला वंदन केले व त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला नंतर तो आपल्या गावी निघाला ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडून धन मिळाले नाही तरीसुद्धा त्यांनी स्वतः काही मागितले नाही उलट या देवदेवेश्वरासाठी आपण एकचित पोहे ते काय आणले या विचाराने तो लज्जित झाला परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला जाताना तो मनात विचार करू लागला अहो भगवान श्रीकृष्णांची मित्रभक्ती आज मी पाहिली आज मी धन्य झालो ज्यांच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान आहे त्यांनी सर्वांमध्ये दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळली कुठे मी अत्यंत पापी दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण परंतु त्यांनी केवळ मी आपला मित्र आहे म्हणून मला आपल्या भाऊने हृदयाशी घट्ट धरली एवढेच नव्हे तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसवली मी थकलेलो होतो म्हणून स्वतः त्यांच्या पट्टराणीने आपल्या हाताने चौऱ्या ढाळून मला वारा घातला या देवाधी देवानी पाय चेपणे इत्यादी रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग मोक्ष पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होईल तरीसुद्धा हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णाने मला थोडेसे सुद्धा धन दिले नाही मनात असा विचार करीतच तो सुदामा आपल्या घराजवळ येऊन पोहोचला ते ठिकाण सूर्य अग्नि आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेली होती ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती आणि त्यामध्ये पक्ष्यांचे थवे शिवशिवाट करीत होते सरोवरामध्ये कुमुदे पांढरी तांबडी निळी आणि सुगंधी कमळी उमलली होती उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तिथे वावरत होत्या ते पाहून सुदामा विचार करू लागला हे मी काय पाहत आहे हे कुणाचे ठिकाण आहे जिथे मी राहत होतो ते हे ठिकाण असे कसे झाले तो असा विचार करीत होता तेवढ्यात देवतासारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगल गीते गात त्या भाग्यवान ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आली पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीतच ताबडतोब घराच्या बाहेर आली त्यावेळी ती अशी दिसत होती की जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच पतीला पाहताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यात अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तरळू लागली तिने आपले डोळे बंद केली याला वंदनच केले पाहिजे असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिली सुवर्ण अलंकार घातलेल्या दाशींच्या समुदायात देवांगणीप्रमाणे अत्यंत शोभणाऱ्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्न जडित खांबांचा होता हत्तींच्या दातापासून बनवलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि कोमलगाद्या अंथरल्या होत्या सोन्याच्या दांड्याच्या चौऱ्या आणि पंखे तिथे ठेवलेले होते सोन्याची सिंहासने होती त्यांच्यावर मऊ मऊ गाद्या अंथरल्या होत्या तिथे मोत्यांच्या लढी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते स्फटिकांच्या शुभ्र भिंतीवर पाचूची नक्षी होती आणि रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते अशा प्रकारे सर्व प्रकारच्या संपत्तीची अकारण समृद्धी पाहून तो सुदामात त्याविषयी शांतपणे विचार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की मी तर जन्मतःच भाग्यहीन आणि दरिद्री त्या अर्थी या संपत्तीचे कारण परम ऐश्वरशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षाशिवाय दुसरी असूच शकत नाही ज्यांच्याकडे अनंत भोगसामग्री आहे असे माझे मित्र देपती भगवान याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे तो मेघ शेतकऱ्याच्या शेतात त्याला न कळत पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला असे समजतो तसेच माझ्या मित्राचे आहे ते पुष्कळ देतात परंतु थोडेच दिले असे समजतात त्यांच्या भक्ताने थोडेसे काहीही करू दे ते त्यांना फार वाटते पाहना मी त्यांना फक्त एक मुठभर पोहे भेटी दाखल दिली पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्यांचा स्वीकार केला बरे मला जन्मोजन्मी त्यांचेच प्रेम त्यांचेच सख्य त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करायला मिळो मला संपत्ती नको तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझी मन जडून राहू आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला नेहमी प्राप्त होऊ संपत्तीचे दोष जाणणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाडे लोकांचा ऐश्वर्याचे मदाने अर्धपात होतो हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला निरनिराळ्या प्रकारची संपत्ती राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो सुदामा त्यागपूर्वक अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषयी उपभोगू लागला कारण भगवंताचा तो परमभक्त होता देवाधिदेव भगवान श्रीहरी संतांना आणि भक्तांना आपले प्रभू आपले दैवत मानतात म्हणून त्यांच्या दृष्टीने संतांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही अशा प्रकारे भगवंताचा प्रिय मित्र असा असलेल्या त्या सुदाम्याने जाणले की भगवान जरी अजिंक्य असली तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंताचे स्थान प्राप्त करून घेतले भगवान श्रीकृष्णांची ही मित्रभक्ती जो श्रवण करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो या ठिकाणी एक्क्याऐंशीवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू